अंगे अनुभव झाला मजू संत चरण रजाचा सुखी झालो या सेवने दुःख नेणे यावरी निर्माल्याची तुळशी दळू विष्णू जळ चरणीचे तुका म्हणे भाव सारू करुणी फार मिश्रित संतांच्या चरण रजाचा काय महिमा आहे याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला त्यांच्या सेवनाने ते रज अंगावर घेतल्याने मी सुखी झालो आणि दुःख कसे ते मला ठाऊक नाही हरीला वाहून निर्माल्य झालेले तुळशीदल आणि हरिचरणाचे तीर्थ यांच्या सेवनाचाही महिमा माझ्या अनुभवाला आला आहे तुकाराम महाराज म्हणतात संत चरणरज तुळशीदळ आणि हरिचरण तीर्थ यांच्या सेवनामध्ये भक्तिभावाला प्राधान्य आहे म्हणूनच प्रथम त्यामध्ये भावाचे मिश्रण करून त्यांना पुष्कळ करावे आणि नंतर सेवन करावे वैदेहिक पंढरी राहू अंतर्भाव तो जाणे रोगाईशा द्याव्या वल्ली जाणे झाले बाधाते नेदी रुका वेचू मोलू पाहे बोल प्रीतीचे तू का म्हणी दयावंता सदा चिंता दिनांची आता या जगामध्ये फक्त पंढरीनाथच एकमेव वैद्य आहे कारण तो या भवरोग्यांची प्रकृती पूर्णपणे जाणतो आणि रोग्याला कोणती बाधा झाली आहे आणि त्या रोगानुसार कोणत्या वनस्पती कोणती औषधे कोणता काढा द्यावा हे त्याला पूर्णपणे ठाऊक आहे औषधाची किंमत म्हणून एक पैसा सुद्धा खर्च येऊ देत नाही कारण त्याला रोग्यापासून एक पैसा सुद्धा घेण्याची अपेक्षा नाही परंतु तो रोगी प्रेमाने नामसंकीर्तन करतो किंवा नाही हे मात्र तो पाहत असतो तुकाराम महाराज म्हणतात दयाळू समर्थाला नेहमी गोरगरिबांची चिंता असते करिता कोणाचे ही काजू नाही लाज देवाशी बरे करावी ही कामू धरले नाम दिनबंधू करुणी रानुक पाही बलत्या साह्य व्हावया बोले तैशी करणी करी तुका म्हणे एक हरी कोणत्याही भक्ताचे कसल्याही प्रकारचे काम करताना देवाला कधी संकोच वाटत नाही भक्ताचे कल्याण करावे हेच तो आपले कर्तव्य समजतो यासाठीच त्याने स्वतःला दीनबंधू हे नाव आवडीने धारण केलेले आहे संकटाच्या वेळी त्याची आठवण करताच सहाय्य करण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो आणि संकटातून सोडून मनाचे समाधान करतो तुकाराम महाराज म्हणतात या जगामध्ये बोलल्याप्रमाणे कृती करणारा फक्त भगवंतच आहे उभे चंद्र तिरी कटधरो निया करी पाऊली गोजरी विटेवरी शोभली त्याचा छंद माझ्या जीवा काया वाचा मने वाव संचिताचा ठेवा जोडी हाती लागली रूप डोळी आवडे कीर्ती श्रवणी पवाडे मस्तका नावडे उठो पाया वरुणी तुका म्हणे नाम ज्याचे नाशी क्रोध काम हरी भवश्रम उच्चारिता वाचेशी अरे सुंदर ध्यान जे चंद्रभागेच्या तीरावर कमरेवर हात ठेवून उभे आहे आणि ज्याचे सुकुमार समचरण विटेवर शोभून दिसत आहेत त्याचा छंद माझ्या जीवाला लागला आहे आणि काया वाचा मनाने त्याचीच एक आवड मनामध्ये धारण केली आहे पूर्वजन्मातील पुण्याचा ठेवा होता म्हणूनच हा मला लाभ माझ्या हाती आलेला आहे माझ्या डोळ्यांना त्या भगवंताचे रूप आवडते आणि कानाने हरीची गुणकीर्ती आणि लिलावर्णन ऐकावेसे वाटते आणि माझे मस्तक एकदा पायावर ठेवल्यानंतर तेथून पुन्हा उचलू नये असे वाटते तुकाराम महाराज म्हणतात ज्यांचे नाम वाणीने उच्चारले असता काम क्रोध नष्ट होऊन जातो आणि अविद्येसह जन्म मरणाचे दुःख नाहीसे होते त्या हरीचा छंद मला लागला आहे आम्माईची भांडवलू मनो विठ्ठलू विठ्ठलू सुखे तरू भवनदी संगे वैष्णवांची मांदी बाखराचे वाणू सांडू जे जेऊ जेवण न लगे वारंवारू तुका म्हणे येर झारू विठ्ठल विठ्ठल असे म्हणत राहू हेच आमचे भांडवल आहे वैष्णवांच्या मेळाव्यात राहून विठ्ठल नाम घेऊ आणि त्याच्या संगतीने सुखाने भवनदीतून तरुण जाऊ करंजा पुरणपोळ्या इत्यादी पकवानांचे प्रकार टाकून देऊ आणि विठ्ठल नाम हेच एक जेवण जेवू तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठल नामाने पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या खेपा घालाव्या लागत नाहीत आता माझ्या भावा अंतराय नको देवा आली भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे म्हणू येथे राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे देवा तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये जो भाव आहे त्याला कधी अंतर पडू देऊ नकोस माझ्या वाट्याला तुझ्या नामाचे चिंतन करणे आले आहे ते मी करीत राहिलो आहे याच ठिकाणी माझे मन नेहमी दृढ राहील असे कर तुकाराम महाराज म्हणतात आता या मार्गामध्ये उगीच फाटे फुटू देऊ नका काय देवापास येऊने दारो दारी सुने करी अक्षरांची आटी एक वडीच साठी निंदी कोणास्तवी चिंता तुर सदाजीवी तुका म्हणे भांडू जळो जळो त्याचे तोंडू अरे देवाजवळ काय कमी असतं का उगीच कुत्र्याप्रमाणे दारोदार हिंडण्यामध्ये असं काय अर्थ दडलेला आहे एखाद्या कवडीसाठी उगीच अक्षरांचा पाठांतराचा खटाटोप करण्यामध्ये काय अर्थ आहे लाभासाठी एखाद्याची स्तुती करावी तर कुणाची निंदा करावी आणि मग आपण मात्र सदैव तिथं चिंतातूर असावी अशीच काहींची अवस्था असते तुकाराम महाराज म्हणतात अशा ह्या मूर्खांचे तोंड जळून जाऊ मागणी ते मागो देवा करू भक्ती त्याची सेवा काय उनी तया पाशी वृद्धी सिद्धी ज्याच्या दासी काय वाचा म्हणू करू देवा हे अर्पण तू का म्हणे ज्याच्या ने हे चराचरू जे काही आम्हाला मागणे मागायचे ते आम्ही देवाजवळ त्याची सेवा आणि भक्ती करून मागू त्याच्याजवळ काय कमी आहे वृद्धी सिद्धी त्याच्या दाशी आहेत अशा या देवाला आम्ही आमचे कायावाच्या मन अर्पण करू तुकाराम महाराज म्हणतात अशा या विश्वंभरामुळे विश्वाला भरून राहिलेल्या देवामुळेच सर्व सजीव निर्जीव या जगामध्ये नटून राहिले आहेत चेत्ती नाही आसू त्याचा पांडू दासू अशी भक्ताची ये घरी का मन सांगता करी अनाथांचा बंधू अंगे असे हा संबंधू तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे ज्या भक्तांच्या चित्तात संसाराची आशा नाही त्याचा पांडुरंग दास होतो आणि तो भक्ताच्या घरी राहतो आणि न सांगता कोणतेही काम करतो कारण अनाथाचा बंधू या वृद्धाचा त्याच्याशी संबंध आहे म्हणूनच त्याला भक्ताच्या घरी सर्व कामे करावी लागतात तुकाराम महाराज म्हणतात भक्त आपल्या उत्कट भावभक्तीच्या बळाने देवावर सत्ता गाजवतो आणि देवाला घरी राबवतो अशी त्याची सत्ता असते कर्कशी संगती दुःख उदंड फजिती नाही हना परलोक मजुर दिशे जैसे रंक वचन सैटावरी त्याचे ठेवणे धिक्कारी तुका म्हणी पायी बेडी पडली कपाळी कुराडी भांडकोर आणि उद्धट बायकोच्या संगतीत नवऱ्याला अतिशय दुःख होते आणि त्याची फार फजिती होते त्याला इहलोकी सुख नाहीच आणि परलोकी सुद्धा मिळत नाही तो नवरा बिचारा काबाड कष्ट करणाऱ्या मजुरासारखा असतो अशी ही स्त्री नवऱ्याचे वचन शुल्लक मानून त्याचा पुन्हा पुन्हा धिकार करते तुकाराम महाराज म्हणतात अशी स्त्री म्हणजे पायात पडलेली भली मोठी बेडीच आहे किंवा कपाळाला पडलेली कुऱ्हाडच असे समजावे बीज पेरी शेती मग गाडे वरी वाहती वाया गेली ऐसे दिसे लाभ त्याचे अंगी वसे पाल्याची जतनो तरी प्रांती तू कोणू तुका म्हणी आळा उदक देता लाभी फळा शेतामध्ये जर थोडेसे जरी बीज पेरले असले तरी त्याच्या गाड्या भरभरून घरी नेता येते जमिनीमध्ये बीज टाकल्याबरोबर ते वाया गेलेले दिसते पण तसे करण्याचाच लाभ असतो पेरून झाल्यानंतर उगवलेल्या पिकाच्या पाल्याचे जतन केले तरच भरपूर धान्य कणांचा लाभ होतो तुकाराम महाराज म्हणतात बीजाच्या झाडास चांगले आळे करावे आणि पाणी द्यावे तरच त्याला चांगली फळे येतात आणि ती फळे आपल्या हाती लागतात जा ते सारू नाही तरे जगा फारू डोळी झाकेली आरवी नाही आईसा होय जेवी बहु थोड्या आडू निवारिता लाभी जाडू तुका म्हणे खरे नेले हातीचे अंधारे सारभूत तत्व काय आहे हे समजून घ्यावं नाहीतर फार मोठा दगा होतो डोळे जर झाकून घेतले तर उगवलेल्या सूर्याच्या प्रकाशाचा उपयोग होत नाही तो असून जणू काही नसल्यासारखाच होतो त्याप्रमाणेच अज्ञानाचे थोडे पडळ डोळ्यावर आले आहे ते दूर केले की मोठा लाभ होऊन जातो तुकाराम महाराज म्हणतात अज्ञानाच्या अंधकारामुळे हाती असलेले सत्य ज्ञानाचे खरे रूप दुरावल्यासारखेच होते मुळे नेनपणू झाला तरी अभिमानू वाया जाय हिची खरी केले तेनेची प्रकारे हरानुक नाही कधी झाली तरी भेदबुद्धी अंतरली तू तुका म्हणे नाही ठावू हा माझा ध्येय हेच सर्वस्व असा अभिमान झाला हेच मुळे अज्ञान आहे अशा या प्रकारचे लोक या अज्ञानामुळे वाया जातात जशी भेदबुद्धी झाली किंवा मग कधी जीवांना विश्रांतीच मिळत नाही तुकाराम महाराज म्हणतात भवसागर तरुण नेणारी नावच जर चुकली तर मग पहिलं तीरावरील आश्रयाचा लाभ होणार नाही संसार साथी आले हो ऐका तुटीचे ते नका केने भरू लाभाचा हा काळू घे विचारा फार ते करा साह्य येथे श्रंगारिले दिशे न कळे अंतरू गोविला पदर उगविना तुका म्हणे खोटे गुंपता विसारे हातीची आखरे हाती घ्यावी या संसाराच्या बाजारामध्ये आलेल्या हे लोकांनो तुम्ही हे नीट ऐकून घ्या ज्यामुळे तुमचे नुकसान होईल तोटा होईल असा खोटा माल तुम्ही येथे खरेदी करू नका हा तुमच्या फायद्याचा काळ आहे याचा तुम्ही सर्वजण नीट विचार करा आणि जे मालाची पारख करणारे पारखी असतील त्यांचे साह्य तुम्ही घ्या काही माल वरून चांगलाच दिसत असला श्रंगारलेला दिसला पण त्याचे अंतरंग काही समजून येत नाही वरच्या पॅकिंगला भुलून जाऊ नका दडून राहिलेला फसवा पदर काही त्याच्या ध्यानात येत नाही तुकाराम महाराज म्हणतात पुढील मालाच्या भरवशावर विसार देऊन गुंतून राहिल्यास तो व्यवहार खोटा होईल मालाची चांगली परीक्षा करा आणि हातोहात किंमलाने माल देऊन घेऊन रोखीचा व्यवहार करा हेच अधिक चांगलं आहे साराविली गाडी धरावा सुपंथू जावे उसंकितो हळूहळू पुढे जाती याचे उमटले मागू भांबावले जग आडराणी वेचल्याचा पाही वरावरी झाडा बळाचा निधडा पुढील का म्हणी जैशी दाखवावी वाणी ते द्यावी भरोनी शेवट तू या संसारामधील सर्व लचांड संपून सन्मार्ग धरावा आणि तोच हळूहळू जीवनभर आक्रमित जावा पुढे जे सत्पुरुष चाकून गेले आहेत त्यांच्या मार्गाने जावे परंतु भांबावून गेलेले जन हे न जाणताच आठ रानामध्ये शिरतात आणि आपल्या जीवनात विचका करून घेतात ते त्या आड मार्गाला फसून जातात जे आपले आयुष्य खर्च होते त्याचा हिशोब वारंवार करावा लागतो जो बलवान आणि निधड्या छातीने पुढे जाईल त्याचा मागोवा घ्यावा किंवा जो अशा पद्धतीने पुढे जातो तो बलवान समजावा तुकाराम महाराज म्हणतात आपल्या वाचेने बोलून आपण जसे दाखवतो तसेच माप शेवटपर्यंत भरून द्यावे हे चांगले आहे बुद्धिमंदाशुरी भार फजेते पदरी जायते तेथे अपमानू पावे हाने तुमके जणू खरी पाडू मागे लावावे लिगाडू तुका म्हणे करी वर्मनेने भरोरी मूर्ख मनुष्याच्या डोक्यावर कामाचा भार असतो जो तो त्याला काम सांगतो आणि त्याच्या हातून जर काम चुकलं तर त्याच्या पदरी फजित येते तो जेथे जातो तेथे त्याचा अपमान होतो आणि काही वेळा तर मूर्खपणाने त्याचे स्वतःचेही नुकसान होते बोलण्या वागण्यात जर चुकला तर लोक त्याच्या तोंडावर थुंकतात मूर्ख माणसाला खोटे सुद्धा खऱ्यासारखे वाटते आणि तो त्याच्या नादी लागून नसती भानगड पाठीमागे लागून घेतो तुकाराम महाराज म्हणतात मूर्ख मनुष्य काबाड कष्ट खूप करतो पण त्याला कर्म कळत नसल्यामुळे त्याने केलेले कष्ट वाया जातात पूर्वजासी नरकाव जाने ते एक ऐकाव निंदा करावी चहाडी मनी धरुणी आवडी मात्र गमन आयसी जोडी पात कांची राशी तुका म्हणी वाटू कुंभी पाकाची ते निटू हे लोक हो तुम्हाला आपल्या पूर्वजांना नरकाला धाडायचे असल्यास मी एक गोष्ट सांगतो ती सोपी वाट आहे ती ऐका लोकांची विशेषता संतांची निंदा करावी चाहडी करावी पण मनात त्याविषयी आवड ठेवून करावी पात्रगमनासारख्या महापातकाच्या राशी जोडाव्यात तुकाराम महाराज म्हणतात ही कुंभपाक नरकाकडे जाणारी सरळ अशी वाट आहे देहा लावी पालव घाली झाली रातू वेडी ते वेडी बहुतच वेडी चाखता गोडी चवीने कडी मुल भोवते भोई मोकलू निरडे धाई लेकरे वित्त पुसे जगा माझा गो हो कोण तो सांगा हा पुली शुद्धी जया नाही हा अनेकांची ते जाणे काही तू का म्हणी ऐसे जनू नरका जाता राखी कोणू अशा प्रकारची स्त्री पहा दिवसा दिवा लावून आणि रात्र झाली म्हणजे पदराने तो ती विझवून टाकते अशी स्त्री फारच वेडी आहे म्हणून समजावी कारण तिला कुठल्याही पदार्थांची गोडी किंवा चव कळत नाही अशा प्रकारची स्त्री आपल्या लहान मुलाला कडेवर घेते आणि मूल हरवले आहे म्हणून भोवतीच फिरत राहते आणि धाय मोकलून रडायला लागते ही स्वतःच्या मुलांना जन्म देते आणि लोकांना याचा बाप कोण माझा नवरा कोण तो सांगावा असे विचारित फिरते जिला आपली स्वतःचीच शुद्धी नाही ती दुसऱ्याचे काय जाणून घेईल तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे लोक नरकास जात असताना त्यांना कोणीही अडवू शकणार नाही आवडीचे दानू देतो नारायणू बाहे उभारून राहिलासे जे जयारुचे ते करी समोरू सर्वज्ञ उदार माय बापू ठाई पडिली आतेची लागे खावी ठाईचेची घावे विचारून बीज पेरून या आतेची घावे फळू डोरलीस फळ कैसे लागे तू का म्हणे देवा काही बोल नाही तुझा तुझी पाही शत्रू सखा भक्ताला जे आवडत असेल तेच नारायण देत असतो कारण नारायण भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्यासाठीच वर हात करून उभा राहिला आहे ज्याला जे आवडत असेल तेच ताबडतोब त्याच्यासमोर करीत असतो असा हा नारायण सर्वज्ञ उदार आणि मायबापाप्रमाणे कृपाळू आहे देवाला कोणतेही मागताना सुरुवातीलाच त्यासंबंधी विचार करावा आणि ते देवापासून मागून घ्यावे नंतर पश्चाताप करण्यामध्ये काही अर्थ नाही पात्रात जे पडले असेल तेच खावे लागते वाढल्यानंतर मग हे नको आणि ते नको असे म्हणता येणार नाही जे पेरले असेल तेच फळ घ्यावे लागते डोरलीचे बी पेरल्यानंतर त्या डोरलीला म्हणजेच रानरांगेच्या झाडाला केळी कशी काय लागतील तुकाराम महाराज म्हणतात अरे नरा तुझे अनहित तुझ्या अविचाराने झाले आहे देवाला नावे ठेवण्याचे काही कारण नाही तुझा तूच शत्रू आहेस आणि तुझा तूच मित्र आहेस अडचणीचे दारू बाहेर माझे पैस फारू काय करावे ते मौन दाही दिशा हिंडे म्हणू बाहेर दावी वेशू माझी वासो ने चालेशू नाही इंद्रिया म्हणू काय मांडिला दुकानू सारविली निके वरी माझी अवघी पिकी तुका म्हणी अंती काही नलगेची हाती आत बाहेर चांगली ऐसपैस जागा ठेवून एखाद्याने एक घर बांधले पण आत शिरण्याचे दार मात्र फार लहान ठेवले तर त्याचा उपयोग होत नाही मन जर दाही दिशांना चौकूर धावत असेल तर त्या मौनाचा तरी काय उपयोग बाहेरून परमार्थाचा आव आणणारा वेश आहे पण आत मात्र वासनेचे लेश तसेच शिल्लक राहिलेले आहेत आतमध्ये वासना वळवळत आहे तर त्याचा काही उपयोग होत नाही बाह्य इंद्रियांचे दमन मोठ्याने नीटपणे होत नाही आणि उगीच परमार्थाचे दुकान मांडून त्याचाही काही उपयोग होत नाही वरून फार चांगले सारवून स्वच्छ केले असले तरी आतून सर्व मळके असेल तर त्याचाही उपयोग नसतो तुकाराम महाराज म्हणतात अशामुळे शेवटी तुझ्या हातामध्ये काहीच लाभ येणार नाही लय लक्ष्मीया झालो म्हणते देव तोही नवे भाव सत्य जाणा झालो बहुसृतो न लगे आता काही नको राहू तेही निश्चितीने तपे दाने काय मानिशे विश्वासू बीज फळ त्यास आहे पुढे कर्माचरणो यातीचा असो गुण विशेष तो गुण काय तेथे तू का म्हणे जरी होईल निष्काम तरीच होय राम देखे डोळा कधी कधी व्रतीची एकतांता झाली की आपण देव झालो असे समजतात त्यांचा भाव खरा नसतो असे जाणावे आपण फार श्रवण केले आपण फार भवश्रुत झालो आता काही करण्याची गरज नाही अशाही निश्चितीने तू गप्प राहू नकोस पुष्कळ तप केले दान केले याचाही विश्वास मानू नकोस कारण त्यांचे फळ भोगण्यासाठी पुढे जन्म घ्यावा लागणार आहे कर्माचे आचरण हा त्या जातीचा आणि वर्णाचा स्वभावधर्म आहे तो आचार्याने विशेष असे काही साधले जात नाही तुकाराम महाराज म्हणतात लोक जर खरोखरच निष्कामरतीने काम करतील तरच त्यांच्या डोळ्यांना रामाचे दर्शन घडेल आणि ते सुद्धा रामरूप बनून जातील पुरली धावकडी घेई पुढे पाये न चलवे कृपाळुवे पांडुरंगे अंगसंगे जीवलगे अवघे निवारावी भूक अवघ्या दुःख जन्माचे तुका म्हणे बोलवे ना लावे सना ईश्वरे हे माते पांडुरंगे माझे धावणे आता संपले आहे आता मला तू कडेवर घे यापुढे मला पायी चालवत नाही कृपाळू जीवलगे पांडुरंगे मला तुझ्या सान्निध्यामध्ये राहू दे माझी भूक शांत कर आणि जन्ममरणाचे दुःख नाहीशे कर तुकाराम महाराज म्हणतात हे ईश्वरे पांडुरंगे मला आता अधिक बोलवत नाही मला लवकर स्तनाला लाव जे जे मना वाटे गोड ते ते कोड पुरविशी आता तुची बाह्यातकारी अवघ्या परी झालासी नाहीसा यासाचे कामू घेता नाम आवडी तुका म्हणे सर्व सांगे पांडुरंगे दयाळे देवा माझ्या मनाला जे जे काही आवडते ते तू मोठ्या कौतुकाने पुरवतोस मला आता आत बाहेर सर्वतोपरी तूच झाला आहेस प्रेमाने आता तुझे नाम घेण्यासाठी कष्टाचे काम नाही तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा दयाळा मला तू आपले गुह्य ज्ञान सांग जेथे माझी दृष्टी जायू ते ते पायो भाविनो असेन या समाधाने पूजा म्हणे करीनो अवघा अवघा देशी सुखराशी संपन्नो तू का म्हणे बंधन नाही ऐसे काही ते करू हे देवा ज्या ज्या ठिकाणी माझी दृष्टी जाईल त्या त्या ठिकाणी तुझे पाय आहेत अशी भावना करीन आणि मनानेच तुझी पूजा करीन आणि समाधानाने सर्व काळ राहीन देवा तू सर्व काळामध्ये सर्व देशामध्ये व्यापक रूपाने सुखराशीने संपन्न आहेस तुकाराम महाराज म्हणतात ज्या योगाने संसार बंधन राहणार नाही असे काही साधन करूया ना तुडे जो कवने परी उभा केला विटेवरी भला भला पुंडलिका मानलाशी जनलोका कोण्या काळे सुखा ऐशा कोण पावता अवघानीला परिवारू गोपी गोपाळांचा भारू तुका म्हणे धन्य झाले भूमी वैकुंठ आणिले जो कुणालाही सापडत नाही असा देव कुंडलिकाने विटेवर उभा केला आहे कुंडलिका तू फार चांगला भक्त आहेस कारण तुला या सर्व लोकांकडून मान्यता मिळालेली आहे नाहीतर अशा भक्ती सुखाची प्राप्ती कोणत्या काळात अशा प्रकारे कुणाला झाली असती गोपी गोपाळ या सर्वांचा परिवार तू या ठिकाणी आणला आहेस तुकाराम महाराज म्हणतात तू साक्षात वैकुंठ या भूमीवर आणून आम्हाला धन्य केला आहेस हव चुकविली सायासू तपरासी जीवानासू जीव देऊनी आवळी अवघी तारिली दुर्बळी केला भूमंडळी माझी थोर पवाडा काही न मगे याची गती लुटवितो जगाते तू का म्हणे भक्त राजा कोण वर्णे पार तुझा अनेक प्रकारची तपे करून जीवाला त्रास करून घ्यायचे कष्ट या वैष्णवानी सर्व चुकवलेले आहेत त्यांनी श्रीहरीच्या चरणावर आपल्या जीवाचा बळी देऊन सर्व दुर्बळ जीवांना तारले आहे आणि या भूमीवर कीर्ती गाण्यासारखे थोर कर्तृत्व करून ठेवले आहे कुणाला काही मागायचे नाही हीच यांची रीत असते आणि सर्व जगाकडून मात्र हे श्रीहरीचे प्रेम लुटवितात तुकाराम महाराज म्हणतात हे भक्तराजा तुझा अपार महिमा कोण वर्णन करू शकेल प्रमाण हे त्याच्या बोलाव भक्तांचा अंकिला न पुसता जाता नये खाले बैसता ही भी अवघा त्याचा होतो जीव भावा ही सहित वदे उपचाराची वाणी काही माग म्हणवणे उदासीनाच्या लागी तुका म्हणे धावे मागे अरे हा देव भक्तांच्या स्वाधीन इतका झाला आहे की त्यांचा शब्द हेच त्याला प्रमाण वाटते तो त्यांना विचारल्याशिवाय कुठे जात नाही आणि विटेवर खाली बसायला सुद्धा हा भेटो सर्व जीवभावासहित हा त्यांच्याच ठिकाणी सर्व लक्ष वेधून अनन्य असा झाला आहे मला तुम्ही काहीतरी मागा अशी उपचाराची वाणी हा आपल्या भक्तांकडे उच्चारित असतो तुकाराम महाराज म्हणतात जे कोणी उदासीन आहेत त्यांच्या पाठीमागे हा धावत जातो काही न मागती देवा त्यांची करू धावे सेवा हळूहळू फेडी ऋणू होऊन या रुपे दिन होऊ सके वेगळा क्षण एक त्या निराळा तुका म्हणे भक्ती भाऊ हाच देवाचा हे देव जे कोणी या देवाला काहीच मागत नाहीत त्यांची सेवा करण्यासाठी हा त्यांच्या पाठीमाग सारखा धावत धावत जातो स्वतः दिनवाने रूप घेऊन हा भक्तांचे ऋण हळूहळू फेडित असतो त्यांच्याशिवाय एक क्षणभर सुद्धा हा वेगळा राहू शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात एकनिष्ठेचा भक्तिभाव हाच देवांचाही देव आहे जाणे अंतरीचा भाऊ तोची तो उपावू न लगे सांगावे मागावे जिवे भावे अनुसरावे अविनाश नाश घ्यावे फळ धीर धरोणी बाळान मागता भोजनू माता घाली पाचारुणू का म्हणे तरी एकी लंगी येली गिरी आपल्या भक्तांच्या मनामधील भाव ओळखून हा ते भाव पूर्ण करण्याचे उपाय करीत असतो त्याला काही सांगावे लागत नाही त्याला मागावे लागत नाही जीव भावाने त्याला एकनिष्ठेने अनुसरावे आणि धीर धरून शाश्वत असे फळ घ्यावे लहान बाळाला स्वतः बोलावून त्याने न मागताच त्याला आई प्रेमाने भोजन देते तुकाराम महाराज म्हणतात या देवाच्या आश्रयाने कित्येक लोकांनी पर्वत सुद्धा ओलांडलेले आहेत आम्ही नाचू तिने सुखी वा उटाळी गातो मुखी देव कृपेचा कोवळा शरणागता पाळी लळा आम्हा झाला हा निर्धारू मागे तारिले अपारू तुका म्हणी संते वर्म दिले आम्हा हाती या श्रीहरीच्या सुखामध्ये आम्ही प्रेमाने नाचू टाळी वाजू आणि मुखाने त्याचेच गुणगान गाऊ त्याचेच नाम गाऊ हा देव मोठ्या कोवळ्या हृदयाचा आहे कृपाळू आहे आणि तो शरणागतांचे प्रेमाने रक्षण करतो याने पूर्वी अनेक जीवांना तारलेले आहे आम्हाला सुद्धा तो तारील असा आमचा विश्वास आहे तुकाराम महाराज म्हणतात असे हे प्रेमाचे वर्म संतांनी आमच्या हातामध्ये दिलेले आहे जालो निर्भर मानशी म्हणवणे कळलाशी तुझे मनविते त्यासू भय चिंता नाही आसू चुकविसी पाशू गर्भवास यातना तुझे जाणून या वर्मू कंठी धरी येले नामू तुका म्हणे तेने सुखे विसरलो जन्मदुखे देवा तू आम्हाला नीट कळावास म्हणून आम्ही मनातून निष्काळजी झालो आहोत म्हणूनच आम्ही देवा तुझे आहोत असे जे म्हणतात त्यांना कसलीही भीती चिंता किंवा आशा राहत नाही त्यांची सर्व प्रकारच्या पाशातून आणि गर्भवासाच्या यातनातून मुक्तता होत असते हा तुझ्या स्वभावाचा विशेष जाणून आम्ही आमच्या मुखात त्याचेच नाम सतत धारण केले आहे तुकाराम महाराज म्हणतात या श्रीहरीच्या प्रेमसुखामुळे आम्ही जन्मदुःख सुद्धा विसरून गेलो आहोत नको दुष्ट संग पडे भजना मध्ये भंग काय विचार देखिला सांग माझा तो विठ्ठला तुझ निषेधिता मज नसाहे सर्वथा कामा माझ्या जीवे वाद करो कोणासवे तुझे वर्णू गुण की हे राखो दुष्टजनो काय करू एका मुखे सांग म्हणे तुका देवा मला कधी दुष्टांची संगत देऊ नकोस त्यांच्यामुळे तुझ्या भजनामध्ये खंड पडतो हे विठ्ठला माझ्याविषयी तुम्ही काय विचार केला आहे तो मला कृपा करून सांगा हे दुष्ट लोक नेहमी तुझा निषेध करतात ते मला मुळीच सहन होत नाही पण मी माझ्या एकट्यानेच कुणाकुणाशी वाद घालू या माझ्या मुखाने मी तुझे गुणगान गाऊ की या दुष्ट लोकांना गप्प बसू तुकाराम महाराज म्हणतात या माझ्या एका मुखाने मी करू तरी काय तेव्हा देवा तुम्हीच हे सर्व सांगावे विठ्ठल माझी मायू आम्हा सुखा उनी कायू घेतो अमृताचे धनी प्रेम व संडले स्तनी क्रीडू वैष्णवांच्या मेळी करू आनंदाच्या जळी तुका म्हणी कृपावंतू ठेवी आम्हा पाशी चित्तू श्री विठ्ठल ही आमची आई असल्यामुळे आमच्या सुखाला आता कसली सुद्धा उणीव नाही कसलाही पारावार नाही हिच्या सणामधून ओसंडणारे प्रेमदुग्ध अमृताप्रमाणे असून त्याच्या सेवनाने आमची तृप्ती पूर्णपणे झालेली आहे आम्ही वैष्णवांच्या मेळाव्यात आनंदाने क्रीडा करू खेळ खेळू आणि आनंदाच्या जळामध्ये आनंदाच्या पाण्यामध्ये पोहू तुकाराम महाराज म्हणतात तो कृपावंत श्रीहरी आपले चित्त आपल्या जवळच ठेवित असतो भक्ती सुखे जे मातले ते कळी काळा शूर झाले हा ते बाण हरिनामाचे वीर गर्जते विठ्ठलाचे महादोषाला त्रासू जन्म मरणा केला नाशू सहस्रनामाची आरोळी एक एका हुनिवळी नाही अनेकांचा गुमानू ज्याचे अंकित त्या वाचून तुका म्हणे त्यांच्या घरी मोक्ष सिद्धी या कामारी भक्ती सुखामध्ये रंगलेले जे भक्त वीर असतात ते कळी काळाला सुद्धा जिंकणारे शूर होतात हातामध्ये हरिनामाचे बाण घेऊन श्री विठ्ठलाचे हे वीर नामाची गर्जना करीत सर्वत्र दुमदुमत असतात यांच्या सामर्थ्यामुळे महादोष सुद्धा त्रस्त होऊन नाहीसे होतात आणि जन्ममरणाचे दुःख नाहीसे होऊन जाते एकाहून एक बलवान असणाऱ्या या भक्त विराणी देवाच्या हजारो नावाची आरोळी वारंवार दिलेली असते हे भक्तवीर ज्याच्या स्वाधीन असतात त्याच्याशिवाय इतर कुणाचीच ते पर्वा करीत नाहीत तुकाराम महाराज म्हणतात अशा या भक्तवीरांच्या घरी वृद्धी सिद्धी आणि मोक्ष काम करणाऱ्या दाशीप्रमाणे वागत असतात पंधरा दिवसा एक एकादशी कार्य न करीशी व्रत सारू काय तुझा जीव जातो एका फराळाच्या मिशी धनी घेशी सोहित कारण मानवेल जनू हरि कथा पूजन वैष्णवांचे थोडे तुझ घरी होते उज घरी देवळाशी कारे मरशी जाता तू का म्हणे कारे सकुमार झालाशी काय जाव देशी यमदूता अरे पंधरा दिवसांनी एकदा एकादशी येते आणि सर्व व्रतांचे सार असलेले हे व्रत तू का बरे करीत नाहीस जर कधी केलेस तर फराळ करायला मिळेल या निमित्ताने तृप्त होशील पण एक दिवस उपास जर घडला तर काय जीवानीशी मरून जाशील जर तू या दिवशी हरिकथा ऐकशील वैष्णवांचे पूजन करशील तर तुझे स्वतःचे हित होईल आणि लोक सुद्धा तुला मानू लागतील तुला घरच्या घरी काय थोडी जागरणे होतात तर मग देवळात जाऊन या एका दिवशी हरिकीर्तनासाठी जर जागरण केलेस तर काय तू मरून जाशील तुकाराम महाराज म्हणतात एवढा कसा काय रे तू नाजूक आणि सुकुमार झालास अशामुळे शेवटी यमदूताला तू काय जाप देशील कथा हे भूषण जनामध्ये सारू ठरले अपार बहुत येणे निचे कुळीचा उंचा वंदे होयू हरीचे जोगाय गुणवादू देव त्याची माथा वंदे पाय धुळी दीप झाला कोळी वंशाची त्याची निंदा करी त्याची कृष्णवाणी मुख संवदने रजकाचे तू का म्हणे नाही चोरीचा व्यापारू विठ्ठलाचे सार नाम घ्यावे सर्व साधनामध्ये श्रीहरीची कथा हेच एक सारभूत तत्व आहे यामुळेच अनेक जीव तरुण गेले आहेत जो या भगवंताचे गुणानुवाद गातो तो नीच कुळात असला तरी उंच कुळाचा होऊन सर्वांना वंद्य होतो देवत त्याच्या पायावरील धूळ आपल्या मस्तकावर धारण करतो जणू तो आपल्या कुळाचा वंशदीप बनतो त्याची निंदा जे करतात त्यांच्या तोंडाला कुष्ट होईल त्याचे मुख परटाच्या कपडे धुण्याच्या पात्राप्रमाणे समजावे तुकाराम महाराज म्हणतात जे सारभूत आहे ते हेच की विठ्ठलाचे नाम चोरीचा व्यापार नसून यात काही लपवा लपवी सुद्धा नाही आणि हे नाम घेणं हेच सर्व साधनांचं वर्म आहे टाळ घोळ सुख नामाचा गजरू घोषे जय जयकार ब्रह्मानंदू गरुडटकी दिंडी पताकांचे भारू आनंदा पारू ब्रह्मादिका आनंदी वैष्णव जाती लोटांगणी एक एकाहुनी भद्र जाती तेने सुखी सुठी पाषाणा पाझरू नष्ट खळ नर शुद्ध होती तुका म्हणी सोपे वैकुंठ वाशी जाता रामकृष्ण कथा हिची वाटू नामाचा गजर टाळघोणाचा ध्वनी आणि सर्वांच्या घोषामुळे ब्रह्मानंद होतो गरुड टके दिंड्या अनेक पताकांचे भार यांना पाहून ब्रह्मादिकांना सुद्धा फार मोठा आनंद वाटतो हत्तीप्रमाणे बलाढ्य असणारे वैष्णव एकमेकांना मोठ्या प्रेमाने लोटांगण घालतात आलिंगन देतात या सुखामुळे पाषाणाला सुद्धा पाजर फुटतो आणि दुष्ट असलेले लोक सुद्धा या नामसंकीर्तनामुळे शुद्ध होऊन जातात तुकाराम महाराज म्हणतात रामकृष्णांची कथा करणे हीच वैकुंठाला जाण्याची सोपी अशी वाट आहे देखो विखी करते गुरु नाही ठाव का विचारू वर्मते न पडे ठाई पांडुरंगा विन काही शिको कळा शिको येते प्रेम नाही कोणा तू तुका म्हणे सारू भक्तीने न ते घवारू कुणीतरी एकाने गुरु केलेला पाहून दुसरा गुरु करतो आणि गुरु स्वरूपाचा खरा विचार कोणालाच माहीत नसतो पांडुरंगाशिवाय परमार्थाचे खरे रस्य कोणालाच समजत नाही अनेक कला शिकवल्यानंतर त्या येऊ शकतात पण श्रीहरीचे प्रेम हे काही कुणाला असे शिकून देता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात सर्व साधनांचे सार असलेली ही भक्ती अडाणी मूर्खाला खरोखर समजत नाही भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया तरले तरले हा भरवसा नामधार कांचा ठसा भुक्ती मुक्तीचे ते सळू भोळे भाविका निर्मळू गाईले पुराणी तुका म्हणे वेदवाणी जे पंढरीनाथाला शरण गेले तेच खरोखर भाग्यवंत म्हणावे लागतील तेच खरोखर तरले हा पूर्णपणे विश्वास आहे आणि नामधारकांची अशीच रीत आहे निर्मळ मनाचे जे भोळे भाविक आहेत त्यांना हे भक्तीचे आणि मुक्तीचे एक स्थान आहे तुकाराम महाराज म्हणतात वेदाने आणि पुराणाने सुद्धा याच मताचा अनुवाद केला आहे जैसे चित्त जयावरी तैसे जवळी ते दुरी न लगे द्यावा परिहारू या कोरडे उत्तरू असे अभ्यंतरू साक्षभूतो जवळी अवघे जाणे सूत्रधारी कोण नाचे कोणे परी तुका म्हणी बुद्धी ज्याची तेचो तया सिद्धी जसे जसे चित्त एखाद्यावर जडलेले असते तशीच ती वस्तू जवळ किंवा दूर असते या गोष्टीचे समर्थन करण्याची सुद्धा काही गरज नाही नुसत्या कोरड्या उत्तराची किंमत नसते या सर्वांच्या जवळ साक्षीभूत असे मन असते कोण कोणत्या प्रकारे नाचतो हे जाणणारा आणि सर्व जगाची सूत्रे धारण करणारा तो देव जाणणार आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्याची जशी बुद्धी असेल तशी त्याला सिद्धी प्राप्त होते